समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहाव अध्याय चोवीसावं इंद्र यज्ञ निवार श्री शुकदेवजी सांगतात क्रीडते भगवान कृष्ण बलरामास वैव्रजी तयानी पाहिले गोप इंद्र यज्ञासी लागले सर्वज्ञ हरी श्री कृष्ण नदपे काही त्याकडे तरीही नम्र होनी पुसतो नंदजी सखी पिताजी कोणता मोठा पातला उत्सवो असा उद्देश फळते काय साधने सांगणे मला ऐकण्या इच्छितो मी ते संताना भेदतो नसे न मित्र शत्रुतो नात न ते काहीच झा न सता स्थिती ती ऐशी रहस्य नच सांगणे मित्र ते आपणा ऐसे वदावे सर्व ते तया लोकते अंधश्रद्धेने करीती कैक कर्मते श्रद्धेने फळते लाभे अंधश्रद्धेत नातसे तुम्ही जे योजले कार्य शास्त्र संमत वारुढी जाणणे इच्छितो मी ते कृपया सांगणे मला नंदबाबा म्हणाले मेघांचा स्वामी तो इंद्र समस्त प्राणी आसितो पाऊस पाडून जीव दान तो देई तृप्तीही प्रिय पुत्र आम्ही सारे यज्ञाने इंद्र पूजितो अर्पितो आम्ही ज्या वस्तू जले उत्पन्न होत त्या यज्ञाच्या शेष ज्या वस्तू निर्वाहो हो, आम्ही सेवितो शेती पिकते जे जे ते ते इंद्र कृपेची हो कुलाचार असा आला तो कामी लोभी भई द्वेषाने सोडिती धर्म त्यांचे मंगल ना कधी श्री शुकदेवजी सांगतात ब्रह्मा शंकर आदींचा शास्ता केशव बोलला इंद्राला क्रोध आणाया नंद बाबा सतो असे श्री भगवान म्हणाले पिताजी आपुल्या कर्मे जीव जन्मे नितो मरे कर्मानुसार त्याला भे सुख दुःख असे फळते लाभते कर्मी झरी सर्वस्व नातसे न कर्म करिता त्याचे अकर्त्याला न त्रासिते कर्मानुसार ते भोग तेव्हा इंद्र कशासतो कर्म ते पूर्वसंस्कारी कर्मना आपुल्या करी स्वभावाधीन तो जीव वागतो त्याच आधीने देवता नरनी दैत्य स्वभावाधीन ते जीव कर्माने लाभतो देह कर्मानुसार त्यागिने, कर्मानुसार मित्र तसेच ते त्रयस्थही मानवा गुरु ते कर्म मानवा ईश कर्म ते म्हणून आश्रमाचे ते करावे इष्ट पालन सुगम जीविका ज्याने इष्ट देवतया पतिजी त्यागी ऐसी न शांत व्यभिचारिणी त्यागिता इष्टदेवाला न सौख्य अन्य पूजिता द्विजाने वेद वा क्षत्रिये पृथ्वी रक्षिणे वार्तावृत्ती सवैश्याने सेवेने शूद्र जीविका वार्तावृत्तीत गोरक्षा कृषी वाणिज्य व्याधी हे गोरक्षा एकची आम्ही धारिली वृत्ती ती पहा स्थिती उत्पत्ती अंताचे सत्वादी गुणकारणी रजात जन्मती जीव संयोगे नर नारीच्या रजाने वर्षती मेघ त्या अन्ने जगती जीव देणे घेणे न इंद्राचे करेल काय तो वकू न राज्य आपणा मोठे स्वामित्व नगरी असे न गाव तैसे पहाड घर आपुले म्हणून द्विजगायिनी गिरिराजास पूजिने सामग्री इंद्र यज्ञाची या यज्ञी खर्चूया पहा पुऱ्या खीर शिरा मुग डाळती शिजवोनिया पक्वान्न करणे ऐसे व्रजीचे सर्व दूधते वेदवादित द्विजा हस्ते करूया हवनो असे तयाना अन्न निगाई दक्षिणा बहु अर्पिणे चांडाळ पतितो आणि गायी कुत्र्यास अन्नते देवोनी राजाला भोगते चढवू पहा प्रसाद खाऊया खूप सजूले वोनी वस्त्रनी अलंकार गिरी अग्नि गायी विप्रा परिक्रमू पिताजी संमती माझी रुचले तर हे करा यज्ञया गायी ना मला निगिरीला प्रिय श्री शुकदेवजी सांगतात कालात्मा भगवान इच्छी इंद्राचा गर्व छेदण्या दे गोपाने आनंदे मानिले तसे कृष्णाने कथिले तैसा जाहला यज्ञ तो सुरू स्वस्ती झाले ब्राह्मणा दक्षिण्या दिल्या पर्वता अर्पिल्या वस्तू गायीना हरळी तशी पुढे गायी करवनिया झाली गिरी परिक्रमा आशीर्वाद द्विजांचा तो घेता शृंगारल्या स्त्रिया बैलगाडीत बैसोनी कृष्ण लीलाच गानते करीत निघले सारे करण्याती प्रदक्षिणा द्यावया धीर गोपाना कृष्णाने दुसऱ्या रूपे प्रचंड देह धरोनी बैसला गिरीच्या वरी गिरीराज असे मी हो वदता अन्न भक्षिले त्या रूपा स्वयही कृष्णे नमिले व्रजियांसवे वदला गिरिराजा हा कृपे प्रकट जाहला धारितो रूप हा तैसा द्वेषिता मारितो जीवा या या कल्याण साधाया न नमापहा कृष्णाच्या प्रेरणे ऐसे वृद्ध नंदादि गोपने पूजिले गिरीराजाला गायी विप्रा विधी जसा प्रजात पातले सर्व कृष्णाच्या सह गोपते इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोवीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू